नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एकाहत्तर दोष देणे थांबवा आधी सांगितल्याप्रमाणे तक्रार करण्याच्या वाईट सवयीप्रमाणे आपल्याला दुसऱ्यांना दोष देण्याची सुद्धा सहजगत्या लागते अगदी आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्यांना सुद्धा आपण दोष देतो आपण एखाद्या खाण्याच्या पद्धतीवर किंवा बोलण्याच्या पद्धतीवर टीका करतो आपण छोट्या तपशिलावर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चुका शोधतो पण आपण ज्यावर लक्ष केंद्रित करतो ते विकसित होते आणि आपण जर एखाद्या माणसामधल्या कमतरतेवर लक्ष केंद्रित केले तर माणसांमध्ये एक खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे असे समजण्यापर्यंत आपल्या मनात ती समस्या वाढत जाते तुम्हाला खरोखरीच अशा जगात राहायचे आहे का ज्या जगात प्रत्येक जण तुम्ही जसे वागता जसे दिसता आणि विचार करता तसे करतो मग ही जागा खूपच कंटाळवाणी होईल जर जास्त आनंदात शांततेत जीवन जगायचे असेल तर समाजातल्या विविधतेत समृद्धी आहे असे पाहायला सुरुवात करा समाज जाती जमाती नातेसंबंध आणि देश त्यांच्यातल्या साधमार्थ्यामुळे महान बनत नाही तर त्यांच्यातल्या वेगळेपणामुळे बनतात आपण सभावतालच्या लोकांमध्ये टीकात्मक गोष्टी शोधण्यापेक्षा त्या मतभेदांचा आदर करायला सुरुवात का करत नाही पुष्कळ वेळा दुसऱ्यांमध्ये जी दुर्बलता आपण समजतो आपल्या स्वतःमधल्या त्याच दुर्बलतेवर उपाय शोधण्याची गरज असते दोष देणे थांबवा गोष्टी ज्या मार्गाने जात असतील त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा आणि दुसऱ्यांमध्ये बदल शोधण्याआधी तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी काम करायचा निश्चय करा कणखर व्यक्तिमत्वाचे हे मूल्यमापन करण्याचे एक तंत्र आहे एरिका जॉगने म्हटले आहे तुमचे जीवन तुमच्या स्वतःच्या हातात घ्या आणि पहा काय घडते एक अद्भुत गोष्ट दोष द्यायला कोणीही नाही सूत्र बहात्तर तुमचा दिवस म्हणजे तुमचे आयुष्य आहे असे समजा दिवस दूरवर दुसर आणि अस्पष्ट पडद्यात मित्रत्वाच्या नात्यांनी येतात पण ते काहीच सांगत नाहीत आणि त्यांनी आणलेल्या देणग्या आपण वापरल्या नाही तर ते गुपचूप परत घेऊन जातात असे इमर्सनने म्हटले आहे जसे तुम्ही दिवस जगता तसे जीवनही जगत असता आपल्यासमोर पुष्कळ दिवस पडले आहेत या एका दिवसाने काही फरक पडणार नाही अशा विचारांच्या भवऱ्यात सापडणे सोपे आहे पण महान जीवन म्हणजे उत्तम रीतीने जगलेल्या दिवसांच्या मालिकापेक्षा जास्त काही नाही जी एकमेकात गुंफून केलेल्या मोत्यांच्या हारासारखी आहे प्रत्येक दिवस हा अंतिम निकालाच्या दर्जासाठी हातभार लावतो व मोजला जातो भूतकाळ गेला भविष्यकाळ आहे पण तो कल्पित आहे म्हणून आजचा दिवस हा खरोखरच तुमच्या स्वतःच्या मालकीचा असू शकतो त्याची योग्य गुंतवणूक करा तुमचे जीवन म्हणजे रंगीत तालीम नव्हे वाया गेलेल्या संधी क्वचित परत येतात आजच उत्कटतेने जगण्याची शपथ घ्या आणि ह्याच्या पुढच्या दिवसामध्ये तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ करा पुष्कळचे लोक असा विचार करतात तुमच्या आयुष्यात बदल घडायला महिनो महिने काही वर्षानुवर्ष लागतात पण मी याच्याशी सहमत नाही मी एक चांगला जीवनातला वाहून घेतलेला माणूस बनेन असा मनापासून निश्चय तुम्ही ज्या क्षणी करता त्यावेळेपासून तुमच्या आयुष्यात तुम्ही बदल घडवता हा निश्चित टिकवण्यासाठी तुम्हाला महिनोन महिने वर्षानुवर्ष प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या निश्चयापैकी जीवनात बदल घडवण्याचा निर्णय तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण परिपूर्ण करेल गोल्फचा निष्णान खेळाडू बेन होगने म्हटले आहे जीवनाच्या राजमार्गावरून तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तुम्ही गुलाबाच्या फुलाचा वास घेतला पाहिजे कारण जीवन जगण्याची संधी तुम्हाला एकदाच मिळते सूत्र बुद्धिवादी लोकांची संघटना तयार करा नेपोलियन हिलने त्यांच्या उत्तम पुस्तकात थिंक अँड ग्रो रिच यामध्ये वाचकांना त्यांना हवे ते मिळवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधरवण्याचे त्यांची जर ध्येय असेल तर एक बौद्धिक संघटना स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे या बौद्धिक संघटनेची व्याख्या त्यांनी या विधानात दिली आहे एक निश्चित ध्येय गाठण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसांच्या ऐक्याने हेतू केलेला ज्ञानाचा आणि प्रयत्नांचा समन्वय एक्याच्या हेतूने एक तिसरी अदृश्य आणि अस्पष्टशी शक्ती जी तिसऱ्या मनासारखी असते अशी निर्माण झाल्याशिवाय दोन मने कधीच एकत्र येत नाहीत हिलने त्यालाही आणखीन एक जोड दिली माझ्या परिसंवादात मला भेटलेल्या यशस्वी माणसांनी मला सांगितले की त्यांना हवे असलेले व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन निर्माण करण्यासाठी त्यांनी एक सर्वोत्तम गोष्ट केली ती म्हणजे स्वतःची बौद्धिक संघटना स्थापन केली असे केल्यामुळे त्यांना नुकतेच चांगले मित्र आणि वैयक्तिक आधारस्तंभ मिळाले नाहीत तर त्या विषयातले विशेषज्ञ आणि एकत्रित ज्ञान जे त्यांना असे सर्वसाधारणपणे मिळाले नसते ते मिळाले ज्यांचे तुमच्या गटातल्या इतरांशीही चांगले पटते ज्यांच्याकडून तुम्हाला असे वाटते की तुम्ही शिकू शकाल आणि दोन किंवा तीन माणसे तुमची स्वतःची बौद्धिक संघटना निर्माण करण्यासाठी शोधा अशी संघटना परस्परांच्या फायद्यासाठी असल्यामुळे जितके तुम्ही अपेक्षेले आहे तितकेच तुम्ही देऊ शकला पाहिजे तुमच्या संभाव्य सभासदांकडे जा आणि आठवड्यातून एक सभा घ्यायला सुरुवात करा पहाटेच्या सभा उत्तम असतात कारण गटातल्या प्रत्येक सभासद त्यांची बांधिलकी दाखवायला पहाटेच्या वेळी शक्ती मिळते यांत्रिकी कौशल्याच्या प्रगतीमुळे तुम्ही वैयक्तिकरित्या एकमेकांना भेटला नाहीत तरी चालण्यासारखे आहे जरी पुष्कळ वेळा तुम्हाला ते करणे महत्वाचे वाटेल दूरध्वनीवर सामूहिक संभाषण विद्युत संभाषण आणि फॅक्सद्वारे काम करता येईल ठरल्या वेळी तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहात त्याबद्दल चर्चा करा आणि गटाकडून माहिती घ्या मनशांती परिपूर्णता संयमित जीवन जगण्याचे मार्ग जे वारंवार प्रभावी ठरत आहेत ते आयुष्यातले धडे आणि यशस्वीचे तंत्र यावर चर्चा करा हे बौद्धिक संघटन तुम्हाला जीवनाच्या खेळातले ज्ञान संपादन करण्याच्या वळणात नुसतीच कपात करणार नाही तर जीवनाची खेळी मजेत पार पडायला मदत करेल सूत्र चौऱ्याहत्तर दररोजच्या आचरणाची एक नियमावली तयार करा तुमचे आयुष्य वाऱ्यात सापडलेल्या पानासारखे जगणे सोपे असते जे त्या दिवशी वाऱ्याची दिशा जिथे असेल तिकडे उडते उच्च दर्जाचे जीवन निर्माण करण्यासाठी तुम्ही परस्पर जाणीवपूर्वक आणि उत्कटतेने जगले पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या मर्जीवर जगण्यापेक्षा तुम्ही स्वतःला हवे तसे जगू शकता खरे आव्हान हे आहे की इतके जास्ती काम करायचे आहे की जीवनाला तुमच्यावर कृती करायला सोपे जाते आणि मग दिवस आठवड्यात संपतात आठवडे महिन्यात संपतात आणि महिने शेवटी वर्षात संपतात पण माझ्याकडे ह्यावर एक उपाय आहे माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी एक आचरणाची नियमावली तयार केली आहे ते साधे तीन परिच्छेद आहेत ज्यात माझे आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी मी कसे जगायला पाहिजे यावर मी खूप चिंतन करून निश्चित केलेली मूल्य सदाचार आणि वचने आहेत उदाहरणार्थ पहिल्या परिषदेच्या एका भागात मी लिहिले आहे पुढच्या चोवीस तासात खरोखरीच हा एवढाच दिवस आहे त्याच्या प्रत्येक मिनिटाचा वापर मी हुशारीने आणि परिपूर्णतेने करेन माझ्या जीवनातल्या प्रगतीच्या कार्यक्रमाच्या यादीत जेवढे या चोवीस तासात करण्याची शक्यता आहे तेवढे करेन आणि माझा वारसा पूर्ण करेन हा दिवस माझ्या शेवटचा दिवसही असू शकतो हे मी या दिवसभरात लक्षात ठेवीन आणि कुठलाही महान व्यक्ती त्यांच्यातले संगीत तसेच ठेवून मरण पावली नाही माझ्या या नियमावलीमध्ये माझे कुटुंब माझा समाज आणि मी याबद्दलच्या माझ्या आवडत्या मूल्यांचा आराखडा आहे ही माझी आचरणाची नियमावली आधीच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे दिवसाच्या सुरुवातीलाच तळाच्या मुक्कामाच्या काळात वाचल्यामुळे मला माझ्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टींची आठवण होते आणि रोजच्या दगदगीच्या जीवनात जी प्राधान्य सहजासहजी विसरली जातात त्या उच्च प्राधान्याशी मी परत जोडला जातो माझी ही नियमावली वाचल्यानंतर मला ऊर्जा मिळते व त्यांच्याशी मी बांधला जातो आणि उद्दिष्टांची आणि एकाग्रतेची जाणीव होऊन एक नवचैतन्य घेऊन मी बाहेरच्या जगात जायला तयार होतो स्वतःच्या आचरणाची अशी नियमावली तयार केली तर तुम्हाला असेच फायदे मिळतील सूत्र पंचाहत्तर समृद्ध वास्तवाची कल्पना करा अल्बर्ट कॉम्सनने एकदा लिहिले होते हिवाळ्यातही माझ्या स्वतःमध्ये एक अजिंक्य उन्हाळा आहे असे माझ्या लक्षात आले जोपर्यंत आपण प्रतिकूलतेला सामोरे जात नाही ज्यात मन तणावपूर्ण असेल आणि मन दुःखाने भरून गेलेले असेल तोपर्यंत आपल्यात किती शक्ती आणि सामर्थ्य आहे हे आपल्या लक्षात येत नाही मग आपल्यात किती धाडस आणि आपल्या जीवनाच्या मार्गात जी मोठी वळणे येतील ती हाताळायची क्षमता आपल्या सर्वात आहे याची आपल्याला जाणीव होते माझ्या परिसंवादाला आलेले अनेक स्त्री पुरुष परिसंवादाची बैठक झाल्यानंतर माझ्याकडे येतात आणि त्यांच्या आयुष्यात ते ज्या आव्हानासमोर गेले आहेत त्याबद्दल सांगतात काही जण त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या लोकांना आजकालच्या अस्थिर काळात प्रेरणा देताना आलेल्या अडचणीबद्दल बोलतात दुसरे मनातल्या आकांक्षा आणि त्यांच्या कामात परिपूर्णता आणि अर्थ शोधण्याची गरज याबद्दल बोलतात अजून काही जण त्यांच्या वैयक्तिक जीवनात संतुलन कसे परत आणायचे याबद्दल माझा सल्ला घेतात माझे उत्तर नेहमी त्यांच्या शिकवणीपासून सुरू होते तुमचे आयुष्य सुधारण्यासाठी तुम्ही प्रथम तुमचे विचार सुधारले पाहिजेत किंवा जुन्या मनीप्रमाणे आपण हे जग जसे आहे तसे पाहत नाही तर आपण जसे आहोत तसे पाहतो आपली सर्वात मोठी मानवी मनाची देणगी म्हणजे अतिशय अवघड परिस्थितीत आपल्या मार्गातले अज्ञान दूर करून आणि अधिकार प्राप्त करून ती परत रचण्याची क्षमता हे काम कुत्री करू शकत नाहीत मांजरी करू शकत नाहीत किंवा माकडही करू शकत नाही ही देणगी फक्त आपल्याला दिली आहे आणि याचमुळे आपण माणूस बनतो याबद्दल आपल्या परिस्थितीला दोष देणे म्हणजे दिलगरी व्यक्त करून स्वतःला मुक्त करण्याशिवाय दुसरी काही नाही दुसरी कुठलीही समस्या हाताळण्यासाठी आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीची जबाबदारी घेण्याचे धाडस आपल्यात असले पाहिजे आणि या फीचे आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याची क्षमता आपल्यात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे जीवनातील सर्वात मोठी पीचे ही नेहमी जीवनातला सर्वात मोठा आशीर्वाद दर्शवते सूत्र शहात्तर तुमच्या जीवनाचे तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी बना जर ते होणार असेल तर ते माझ्यामुळे होईल हा एक आकर्षक मंत्र आहे मी नुकतेच वर्तमानपत्र वाचले की आपल्या लोकसंख्येच्या दहा टक्के लोक त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना लॉटरी लागणार आहे यावर पैज मारतात पुष्कळशे लोक त्यांच्या भविष्यातल्या दर्जाच्या निवडीपेक्षा प्राभार्थ्यावर सोडून देतात माझा भाऊ लहान असताना ज्याला जी सवय होती त्याची मला यावेळी आठवण होते जेव्हा एखादा काचेचा ग्लास वरून खाली पडत असल्याचे पायल्यावर धावत जाऊन तो पडण्यापासून वाचवण्याऐवजी तो पडल्यावरचा खळखण आवाज आपण ऐकू नये म्हणून तो कान झाकून घ्यायचा आता तो मोठा झाला आहे आणि हॉवर्डमध्ये शिकलेला नेत्रचिकित्सक आहे त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण सवयीने त्याला मागे खेचले नाही हा प्रसंग सांगण्याचा मुद्दा इतकाच आपण आपले डोळे आणि कान जीवनातले वास्तव्य पाहण्यासाठी उघडे ठेवले पाहिजे जीवनावर जर आपण काही कृती केली नाही आणि गोष्टी घडवण्यासाठी आपण काही कृती केली नाही तर ते आपल्यावर कृती करते आणि आपल्याला नको असलेले परिणाम आपल्याला देते मानवतेचा कारभार चालवण्यासाठी हा नैसर्गिक सिद्धांत हजारो वर्षापासून आहे पुढच्या काही आठवड्यात या नियमाच्या बाजूने राहण्यासाठी तुमच्या विधी तुम्ही उच्च अधिकारी व्हायला सुरुवात करा तुमच्या आयुष्याचे उच्च अधिकारी सगळ्यात प्रभावशाली उच्च अधिकाऱ्यांना ही जाणीव आहे की जर ते घडणार असेल तर ते मी केल्यामुळे होईल आणि त्यांच्या स्वप्नाशी ते पूरक होतील अशी कामगिरी करतात तसेच एखादी गोष्ट तुम्हाला व्हायला हवी असेल तर नशिबाने तुमच्या मार्गावर मेहर नजर करण्याची वाट पाहण्यापेक्षा ते काम करून घेण्यासाठी पावले उचला तुमची समस्या सोडवायला तुम्हाला माहीत असलेले कोणी असेल तर फोन उचलून त्यांच्याशी किंवा तिच्याशी बोलण्याची संधी साधा लक्षात ठेवा तुम्ही एकतर दिलगिरी व्यक्त करून स्वतःला मुक्त करू शकता किंवा प्रगती करू शकता पण तुम्ही दोन्हीही एकाच वेळी नाही करू शकत जेव्हा मी कायद्याचा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या ऑफिसला दररोज मी रेल्वेने पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास करून जायचो नेहमी एक माणूस माझ्या समोर बसलेला असायचा जीवनाच्या तत्वांचा एक आदर्श कार्यकारी अधिकारी म्हणून ज्याच्याकडे मी पाहिजो रेल्वेतल्या दुसऱ्या लोकांप्रमाणे झोपण्याऐवजी किंवा दिवसाढवळ्या स्वप्न पाहण्याऐवजी ह्या माणसाने ते पंचेचाळीस मिनिटं व्यायामासाठी वापरायचा निर्णय घेतला रेल्वेत बसल्या क्षणापासून ते त्याचे स्टेशन येईपर्यंत हा हात लांब करून हाताचे मानेचे व्यायाम आणि स्वतःचे आरोग्य सुधारण्यासाठी इतर जोरदार व्यायाम करायचा जे लोक व्यायामासाठी त्यांना वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करतात त्याच्या गटात सामील होण्यापेक्षा त्याने परिस्थिती आपल्या हातात घेतली आणि संधीचा फायदा घेतला खचितच तो थोडासा मूर्ख दिसायचा पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही करता ते योग्य आहे तेव्हा दुसऱ्याची फिकीर कोण करणार तुम्ही तुमच्या जीवनाचे कार्यकारी अधिकारी झाल्यामुळे तुमच्या जगाकडे तुम्ही कुठल्या मार्गाने पाहता त्यात मूलभूत बदल निर्माण होऊ शकतो जीवनाच्या नावेत तुम्ही प्रवासी म्हणून बसण्यापेक्षा त्या जहाजाचे तुम्ही कप्तान बना बदलत्या लाटांच्या लहरींना प्रतिसाद देण्याऐवजी तुम्ही निवडलेल्या दिशेने जहाजाचे नेतृत्व करा तुमच्या आयुष्याचा तुम्ही जास्त ताबा घ्याल तेव्हा विल्यम जेम्सच्या या प्रेरणादायी विधानावर विचार करा मानवाची सहज प्रवृत्ती ही नैसर्गिकरित्या नेहमी जग हे शौर्य दाखवण्याचे रंगमंच आहे असेच मानते सूत्र सत्याहत्तर नम्रतेने वागा लोकांमधल्या एका सद्गुणांचा मी आदर करतो ते म्हणजे नम्रता ज्या झाडाला सर्वात जास्त फळे असतात ते झाड जमिनीकडे झुकलेले असते जेव्हा मी मोठा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला शिकवले होते काही अपवाद वगळता माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो की हे खरे आहे ज्या माणसांना जास्त माहिती आहे ज्यांनी जास्त ज्ञान संपादन केले आहे आणि ज्या माणसांनी अर्थपूर्ण आयुष्य जगले आहे त्या माणसांचे पाय जमिनीवरच असतात एका शब्दात सांगायचे तर ते विनयशील असतात विनयशील माणसांच्या सहवासात काहीतरी विशेष गुण असतात नम्रतेची सवय लोकांना तुम्ही त्यांचा आदर करून हे दर्शवून देते आणि आपल्याला अजून खूप शिकायचे आहे याची आठवण करून देते नम्रतेमुळे तुमच्या स्वभावतालच्या लोकांना त्यांच्या ज्ञानाची देणगी स्वीकारण्यास आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे ऐकण्यास तुम्ही मोकळे आहात हा संकेत मिळतो माझ्या जीवनात मला खूप मोठ्या सुप्रसिद्ध लोकांना भेटण्याचा योग आला बॉक्सरच्या जगात सर्वोत्कृष्ट खेळाडू मोहम्मद अलीला भेटून मला सर्वात जास्त आनंद झाला प्रसिद्धी माध्यमांनी त्याची प्रतिमा गर्विष्ठ आणि भडक वृत्तीची अशी केली होती अगदी त्याच्या उलट तो खरोखरच सज्जन आणि विनम्र होता जेव्हा मला लॉस एंजेलिसला त्याला भेटण्याचे भाग्य लाभले त्यावेळी मी त्याला त्यांच्याबद्दल जितके प्रश्न विचारले त्यापेक्षा जास्त प्रश्न त्याने माझ्याबद्दल विचारले तो अतिशय हळू बोलत होता त्याच्या बोलण्यातून उत्साह पसरत होता आणि तो कसा आहे याबद्दल भरपूर बोलकी होती त्याची मर्यादेशीलता तुम्ही माणूस म्हणून जितके जास्त मोठे आहात तितके तुम्हाला ते कमी सिद्ध करावे लागते हे मला मोहम्मद अलीने शिकवले सूत्र अठ्याहत्तर तुम्ही सुरुवात केलेले प्रत्येक पुस्तक संपवू नका तुम्ही सुरू केलेले प्रत्येक पुस्तक संपवलेच पाहिजे अशी भावना मनात येणे स्वाभाविकच आहे आपण कठीण परिश्रम करून मिळवलेल्या पैशातून विकत घेतलेल्या पुस्तकाच्या शेवटपर्यंत आपण पोचलो नाही की मनाला टोचणी लागते आपण संपूर्ण पुस्तक वाचण्याची सगळ्यात पुस्तकांची योग्यता नसते फ्रान्सिस बेकने म्हटल्याप्रमाणे काही पुस्तकांची नुसती चव घ्यायची असते तर काही पुस्तके गिळायची असतात आणि काही फार थोडी पुस्तके चघळायची असतात आणि पचवायची असतात म्हणजे काही पुस्तके थोडी वाचायची असतात तर काही वाचायची असतात पण उत्सुकतेने नाही आणि फार थोडी पुस्तके संपूर्ण वाचायची असतात आणि तेही लक्षपूर्वक आणि व्यसंगाने मला स्वतःला सुद्धा एखादे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायची गरज भासली तरी मनाला टोचणी लागते लवकरच माझ्या वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांचा गठ्ठा माझ्या नियंत्रणाबाहेर जातो आणि मग मी कमी वाचण्याचा आनंद घ्यायला सुरुवात करतो एकदा मी निवडलेली पुस्तके वाचायचा निश्चय केला की मी जी पुस्तके वाचून संपवली ती नुसतीच संख्येने जास्त नव्हती तर प्रत्येक पुस्तकातून मी जास्त शिकलो एखाद्या पुस्तकाची पहिली तीन प्रकरणे वाचल्यावर जर तुम्हाला लक्षात आले की त्यातून काही महत्वाची माहिती तुम्हाला मिळाली नाही किंवा ते पुस्तक तुमचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरले आहे तर तुमच्या स्वतःवर एक उपकार करा ते पुस्तक बाजूला सारा आणि तुमच्या वेळेचा योग्य वापर करा सूत्र एकोणऐंशी स्वतःवर इतके निष्ठूर होऊ नका भूतकाळात झालेल्या चुकांमुळे स्वतःला दोष देण्यात आपले दिवस खर्च करणे स्वाभाविक आहे आपण भूतकाळात ज्या चुका केल्या आणि जे नातेसंबंध अयशस्वी झाले त्याचे पुनरावलोकन आपण निष्ठुरपणे करतो आपल्या व्यवसायामधला एखादा निर्णय जो आपण योग्यरित्या घेऊ शकलो असतो तो आपल्याला कितीला पडला या गोष्टीचा विचार आपण करत राहतो स्वतःवर इतकी निष्ठुर होणे एकदाचे थांबवा तुम्ही माणूस आहात आणि माणसाच्या हातूनच चुका घडतात जोपर्यंत तुम्ही त्या चुका परत करत नाहीत भूतकाळाच्या चुकावरून चांगला निर्णय घेता तोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावरती आहात चूक झाली ही स्वीकारा आणि पुढे चला मार्क ट्वेनने लिहिण्याप्रमाणे एखाद्या अनुभवातून त्यातले कौशल्य घेऊन त्यातून आपण काळजीपूर्वक बाहेर पडले पाहिजे आणि तिथेच थांबले पाहिजे नाहीतर आपण त्या मांजरीसारखे होऊ जी गॅसच्या गरम शेगडीवर एकदा बसते नंतर ती गरम गॅसच्या शेगडीवर कधीच बसत नाही हे चांगले आहे पण मग ती थंड गॅसच्या शेगडीवरही कधीच बसत नाही आपण सर्व चुका करतो आणि त्या आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत आणि प्रगती मुक्ततेसाठी गरजेची आहे हे लक्षात घ्या अचूकता असायलाच हवी असा हट्ट धरू नका आणि आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक शहानपणाचा मार्ग निवडा एखाद्या घनदाट जंगलातून एखादा झरा जोरात पण डौलदारपणे वाहतो तसे प्रवाही आयुष्य जगायला आपण सुरुवात केली पाहिजे शेवटी मग आपला खरा स्वभाव जसा आहे तसे आपण शांततेत जगतो वैयक्तिक चातुर्याच्या आणि उच्च पातळीवरच्या प्रगतीवर जाण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे तुमच्या नोंदवहीत डाव्या बाजूला तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेल्या दहा मोठ्या चुकांची यादी करा मग उजव्या बाजूला प्रत्येक चुकांमधून तुम्ही काय धडे शिकलात आणि त्या तथाकथित चुकांमुळे परिणामी तुमच्या जीवनात तुम्हाला जे फायदे झाले ते लिहा तुमच्या लवकरच हे लक्षात येईल की तुमच्या भूतकाळातल्या चुका नसत्या तर तुमचे आयुष्य इतके समृद्ध झाले नसते म्हणून स्वतःला सौम्यपणे वागवा आणि जीवन जसे आहे तसे त्याकडे पहा जीवनभराची शिकवण वैयक्तिक प्रगती आणि सत्वांचा शोध घेण्याचा मार्ग सूत्र ऐंशी मौन पाळण्याची शपथ घ्या इच्छाशक्ती वाढवण्यासाठी बौद्ध साधूंनी त्यांचे आवडते तंत्र अंगीकारले होते जे तंत्र वर्षानुवर्षापासून पुष्कळशा संस्कृतींनी अमर्याद आंतरिक शक्ती आणि निग्रहीपणा येण्यासाठी वापरले आहे ती म्हणजे मौन पाळण्याची शपथ थोड्या वेळासाठी का होईना पण शांत बसण्यामुळे इच्छाशक्ती आणि स्वनियंत्रण निर्माण होते कारण बोलण्याची उर्मी आल्यावर तिला शरण न जाण्यासाठी तुम्ही जोर लावता पुष्कळशे लोक त्यांना जेवढे बोलायला पाहिजे त्यापेक्षा खूप जास्त बोलतात थोडक्यात आणि ज्याची गरज आहे तेवढेच बोलण्यापेक्षा आपण जास्त बोलतच जातो ही सवय शिस्तीची कमतरता दर्शवते शिस्त म्हणजे ज्याची गरज आहे तेवढेच बोलणे आणि तुम्हाला जेवढे बोलायला पाहिजे त्यापेक्षा जास्त न बोलण्यामुळे तुमची अमूल्य मानसिक ऊर्जाही वाचते तोलून मापून संक्षिप्त बोलणे ही स्पष्ट विचारांची आणि पवित्र मनाची खून आहे पुढच्या सात दिवसात दररोज एक तास मौनाची शपथ घेण्याचे हे तंत्र तुमच्या वैयक्तिक शिस्तीसाठी तुम्ही अंगीकारू शकता या शांत राहण्याच्या काळात अजिबात बोलू नका जर बोलण्याची वेळ आलीच तर तुम्हाला निर्देशित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि अगदी काल रात्री टीव्हीवर कुठला कार्यक्रम होता यापासून ते या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कुठे जाणार आहात त्याबद्दल बडबड करण्याऐवजी संक्षिप्त आणि स्पष्ट उत्तरे द्या ही मौनाची शपथ नम्रतेने आणि प्रेमळपणे घेऊ शकता ही कल्पना तुमच्या नातेसंबंधात अडथळे आणण्यासाठी नाही तर तुम्हाला कणखर बनवण्यासाठी आणि तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आहे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या सामर्थ्य आल्याचे जाणवेल आणि तुमच्या जीवनावर नियंत्रण आलेले जाणवेल याच्या परिणामावरून निवड करा याचे परिणामच खूप बोलके आहेत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील